प्रेम नयी सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणी कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगी पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजत लपा म्हणवनी बोलून येणे परी जाणे गोड क्षारू अंतरे विचारू त्याशी ठावा का म्हणे बरे विचारावे म्हणी हा निक भल्याने पुसू नये देवाचे प्रेम सांगता येत नाही आणि ते बोलून सुद्धा दाखवता येत नाही त्याचा आविर्भाव सुद्धा करता येत नाही ते ज्याचे त्यालाच त्याच्या चित्तामध्ये अनुभवावे लागते कासवाचे बाळ तिच्या कृपादृष्टीवरच वाढत असते पिलाशी तिचा कधीच अंगसंग घडून स्तनपानाची जरुरी नसते सर्पाची पिले जन्मल्याबरोबर लपून राहतात त्यांना तशी शिकवण ती आईच्या पोटात असताना कुणी दिली असते एखादा मनुष्य बोलू शकत नसला तरी गोड कोणते खारट कोणते हे मात्र तो मनात जाणून असतो कारण ती रुची त्याची चव त्याला माहीत असते तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या प्रेमाचा हा असा प्रकार आहे यासंबंधी तुम्ही मनात नीट विचार करावा जे कोणी शहाणे आहेत त्याने आणखी काही विचारू नये हा तानी पतित ऐसा सास भावे कडू अनुभवे आले देवा काय करावे ते रोकडे करी राहील हे उरी नाही दोघा ही रहिरा दृष्टी या उत्तरा अशी काय करा गोही आता तुका म्हणे मिलू सांगता सांगता तेचे आली आता कळू तुम्हा जेव्हा मी पतित आहे असा अनुभव मला माझाच कळून आला आहे म्हणून जेव्हा आता तुझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच शिल्लक राहिले नाही आता यानंतर तुला काय करायचे असेल ते तूच कर एकमेकांच्या समोर स्पष्टपणे उत्तरे देण्यासाठीच आपण उभा आहोत आता येथे साक्षीची जरुरीच नाही तुकाराम महाराज म्हणतात असे सांगता सांगता माझा प्राण चालला आहे आणि तुम्हाला सुद्धा ते समजले आहे काय तुझ मागे नाही जाणवले माझे नाही केले हित काही डोळे झाकून या होसी बोलना तेव्हा नारायणा आता कैसा नोकरी उचित न संगता स्पष्ट ऐसा क्रिया नष्ट काय जाणे तुका म्हणे माझा घात तुम्ही ठावा तरी का आधी देवा नये देवा तुम्ही आतापर्यंत अनेक जणांचा उद्धार केला हे मी पाठीमागे अनेकदा तुम्हाला सांगितले आहे असे असून सुद्धा तुम्ही मात्र माझे हित का बरे केले नाही काहीच हित माझे करीत नाही नारायणा तुम्ही डोळे झाकून घेता आणि न बोलणारे होता पूर्वी तुम्ही कसे होता आणि आता कसे झाला आहात ते पहा जे उचित आहे ते स्पष्ट सांगितल्याशिवाय तुला समजणार नाही असा तू अगदी क्रिया नष्ट झाला आहेस हे काही मला माहीत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता होणारा घात जर तुम्हाला माहीत होता तर मग त्याची आधीच तुम्ही निवारण का करू नये नाही ऐसे बोलू कठीण उत्तरे सलगिले कुरे केली पुढे अपराध कि जे घडला तो क्षमा शिकवा उत्तमा मुशिया धरू धावी आगी पोळेल ते नेणे ओढली या होणे माते बाळा तुका म्हणे भारू ज्याचा जार त्याशी प्रवीण येविषयी असा तुम्ही देवा माझ्यासारख्या लहान मुलाने तुमच्या पुढे अशी सलगी केली म्हणून मला असे निष्ठूर शब्दांनी बोलू नका माझ्याकडून जे काही अपराध घडले असेल त्याबद्दल मला क्षमा करा हे सर्वोत्तम देवा आम्हाला जे उचित आहे तेच तुम्ही शिकवा लहान मुलं अग्नीने हात भाजेल हे न समजता त्याला धरू पाहते अशा वेळी त्याची आईच त्याला त्याच्यापासून दूर करत असते तुकाराम महाराज म्हणतात ज्याने जन्माला घातली आहे त्याच्याच मस्तकावर त्याचा भार घालण्याविषयी तुम्ही अगदी प्रवीण आहात लढी वाळ म्हणून निष्ठुर न बोला परी सांभाळीला लागे घातू बहु वागवितू आणि ले दुरुनी दासांची पोसणी बहु आहे नाही लागू दिला घाताचा वारा निष्ठुर उत्तरा कोमे जतो तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी शांतवा उत्तरी अमृताच्या देवा तुमचे आम्ही अगदी लढीवार असल्यामुळे तुम्ही आमच्याशी निष्ठुरपणाने बोलू नका तुम्हाला आमचा घातपातापासून सांभाळ करावा लागेल तुमचा आमचा संबंध फार दिवसापासून चालत आला आहे किंवा दासाचे पोषण तुम्ही फार केले आहे देवा तुम्ही मला कुठल्याही आघाताचा वारा लागू दिला नाही म्हणून मी या निष्ठुर अशा उत्तराने कोमेजून जातो तुकाराम महाराज म्हणतात अहो भगवंता तुम्ही फारच कृपावंत आहात म्हणून अमृतासारख्या मधुर शब्दांनी माझे तुम्ही सांत्वन करा आत्मस्थिती मज नको हा विचारू देई निरंतर चरण सेवा जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा हेची गोडी माझ्या देई जीवा काय सायुजता मुक्ती हेची गोडू देव भक्त कोडो तेथे नाही काय ते निर्गुण पाहो कैशा परी वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी गोड चरण सेवा देव भक्तपणी मज देवासने दुराविषयी जाणीवी पासून सोडवी माझ्या जीवा देही चरण सेवा निरंतर तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीतू सेवे विन चित्ते सार नाही तेव्हा मला कधी आत्मस्थितीचा विचार सुद्धा नको आहे तुझ्या चरणांची कायमस्वरूपी सेवा मात्र माझ्या हातून घडावी हे पुरुषोत्तमा जन्मोजन्मी आम्ही तुझा दास व्हावे यामधील गोडी तू मला सातत्याने देत राहा जेव्हा सायुज्यतेची मुक्ती आम्हाला काय कामाची कारण तेथे सतत गोड असणारे देवभक्ताचे कौतुक शिल्लक राहत नाही तुमचे ते निर्गुण रूप मी पाहू तरी कसे हे भगवंता तुझ्या निर्गुण स्वरूपाची कीर्ती मी वर्णन कशी काय करणार देवा तू देव आणि आम्ही भक्त या नात्यामुळे तुमची चरण सेवा आम्हाला गोड वाटते अशा अवस्थेमध्येच तुम्ही त्वरित मला दूर कराल की काय देवा ज्ञानाच्या अहंकारापासून माझ्या जीवाची सोडवणूक करा आणि निरंतर तुमच्या चरणांची सेवा मला द्या तुकाराम महाराज म्हणतात जे स्वभावताच गोड आहे त्याला गोडाची काही चव असते त्याचे सेवन करणारा दुसरा कोणीतरी हवा असतो त्याप्रमाणेच तुमच्या सेवेशिवाय मला कशामध्येही सार वाटत नाही चाली दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणा लागून या बैसविला पदे पुत्र राज्य करी पिता वाहे श्री तुका म्हणी आहे ठाई साची मानू आता अनुमानू कासया तू हे भगवंता तुम्ही आपल्या कल्याणासाठीच दंडवत घाला कारण राज्यपदावर बसलेल्या पुत्राची त्याच्या पित्याला सुद्धा आज्ञा मानावी लागते तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या त्याच्या स्थानाचा म्हणून काही मान असतो तो ज्याचा त्याला देण्यासाठी अनुमान करू नका समर्थाचे बाळ पांघरे वाकळू हसते सकळू लोक कोणा समर्थाशी लाज आपुल्या अनावाशी शरण आल्याची लागे चिंता जरी तुझ काही होईल उचितू तरी हा तो तारी तुका ज्याचा पिता अगदी समर्थ आहे सर्व संपन्न आहे आणि जर त्याच्या मुलाने फाटकी वाकड पांघरत असेल तर सर्व लोक कुणाला असतील त्या समर्थालाच हसतात यासाठी जे कोणी समर्थ आहेत त्यांना आपल्या नावाची लाज असते जे कोणी त्यांना शरण आले आहेत त्यांची त्याला चिंता व्हावी लागते तुकाराम महाराज म्हणतात देवा जर तुला काही उचित असे करायचे असेल तर या पतीत माझा तुम्ही उद्धार करा न करी रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा विठोबाच्या येथे सुखाची या मुपचे राशी पुढे कल्पनेचे ठाव नाही सुखाचे उतिले साजिरे श्रीमुख शोक मोह दुख पाहता नाही तुका म्हणे येथे होईल विसावा तुटतील हवा पुढील या हे म्हणा तू इतर कोणत्याही कल्पना न करता या विठ्ठलाच्याच पायांचे चिंतन कर येथेच सुखाच्या अनेक राशी असून इतर काही कल्पना उत्पन्न होण्यास येथे अवसरच मिळत नाही या भगवंताचे मुख हे केवळ सुखाचेच ओतलेले असल्यामुळे अतिशय शोभिवंत असे आहे याच्या दर्शनाने मनाच्या शोक मोह दुःख या सर्व भावना दूर होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी मनाला विश्रांती मिळेल आणि पुढे होणाऱ्या सर्व हवा थांबून जातील काय करू मज नागविले आळसे बहुत यासोशी पिढा केली मुखी चा उच्चारू पडिली अंतरू जवळीचू द्वैताची या कैसा सापडलो हाती बहुत करीती ओढाओढी तुका म्हणी आता पोली सवी न्यावे मज देवे सोडवणी देवा मी काय करू या आळसाने मला अगदी नाडले आहे अगदी लुटले आहे आणि प्रपंचाच्या सोसामुळे मला फारच त्रास दिला आहे पीडा केली आहे माझ्या मुखामध्ये असलेले श्रीहरीचे नाव यामुळे नाहीसे झाले जवळ असलेल्या भगवंताशी अंतर पडत चालले आहे मी जीव शिव या द्वैत भावनेच्या हातामध्ये सापडलो त्यामुळे माझ्या मनाची फारच ओढाताण होत राहिली तुकाराम महाराज म्हणतात मला या भेदभावाच्या चक्रामधून तू सोडव आणि आपल्या बरोबर घेऊन चल नाही देवाचा विश्वासू करी संतांचा उपहास त्याची तोंडी पडी माती ही नशुको राची जाती घुकुनी अक्षरू वाद चढणा करीत फिरे म्हणे देवाशी पाशानू तुका म्हणे भावहीन या माणसाचा देवावर विश्वास नाही नेहमी संतांची निंदा करीत असतो अशा माणसाच्या तोंडात माथी पडेल अशा माणसाची जाती अगदी डुकरासारखी असते हा उगीच बारंभार ग्रंथांचे पाठांतर करीत राहतो आणि दुसऱ्याशी कलह करीत वनवन फिरत राहतो तुकाराम महाराज म्हणतात हा भावहीन मनुष्य देवाला पाषाण म्हणत असतो हेची सर्व सुख जपावा विठ्ठलू न जवडावा पडो क्षणवायाम हेची एक सर्व साधनांचे मुळू आतुडे पाळो येणे पंथे न लगती काही तपांची या राशी करणे नशी नाना तीर्थी कल्पना ही तिळो देही अभिमानू नये नारायण जवळी त्यांच्या तुका म्हणे नामी देवनेदी भेटी म्हणे त्याची होटी कुष्ट होयू नेहमीच विठ्ठलाचे नामस्मरण करावे यामध्येच सर्व प्रकारचे सुख आहे त्याच्याशिवाय एक क्षण सुद्धा वाया घालू नये सर्व साधनांचे नामस्मरण हेच एक मूळ आहे या मार्गाने भगवान गोपालकृष्ण भक्तांच्या स्वाधीन होतो याशिवाय दुसऱ्या कोणत्याही तपांच्या राशी करण्याची गरज नाही आणि काशी इत्यादी तीर्थयात्रा यांना सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही देहाविषयी अभिमान आणि कल्पना यामध्ये एक तिळभरच अंतर असल्याने नारायण त्यांच्याजवळ कधीच जात नाही तुकाराम महाराज म्हणतात या भगवंताच्या नामस्मरणाने देव भेटत नाही असे जे कोणी म्हणतील त्यांच्या ओठांना कोड फुटेल माझे विषयी तुझ पडतो विसरू नखो धरू दूर पांडुरंगा तुला म्हणवितो ह्याचे इलाज तुला आता झनी मला विसरेशी तुका म्हणे तुझे माझे नाही उरी आता केली खरी देवराया हे देवा माझ्याविषयी तुला विसर पडतो पण तू आता मला दूर धरू नकोस रे मी मला तुझा दास म्हणवतो याची तुला लाज असू दे ना तेव्हा मला तू एकाएकी कसा काय विसरू शकतोस तुकाराम महाराज म्हणतात हे देवराया खरोखरच तू आता तुझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच भीड मर्यादा ठेवली नाहीस अ भक्ताची गावी साधू म्हणजे कायू व्याघ्रवाढा गायू सापडली कसाबाची आळी मांडली प्रमाणू बसवन्नाची आणू तया काही केळी आणि बोरी वसते शेजारी संवाद कोणे परी घडे येथे तू का म्हणे खीर केली कारहेऱ्याची शुद्ध गोडी कैची वसे तेथे अभक्तांच्या गावी साधू संतांची योग्यता काय असणार म्हणजे अभक्तांना साधू संतांची किंमत ती काय करणार वाघाच्या दरीमध्ये गाय सापडल्यानंतर जशी तिची अवस्था होते तशीच त्यांची होणार कसाबाच्या आळीत बैलाची शपथ घेतली तर त्याचा काही उपयोग नसतो आणि ती काही प्रमाण मानली जाते केळी आणि बोरी यांचे झाडे एकमेकांच्या जवळ असतात परंतु उभयतामध्ये कधी एकमेकाचा गुण घेण्याविषयी संवाद घडत नाही तुकाराम महाराज म्हणतात कडू कार्याची कुणी कधी खीर केली तर तिच्यामध्ये शुद्ध गोडी कशी काय येऊ शकेल भागल्यांचा तू विसावा नावा निंबलून परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमा पासुनी अनाथांचा अंगीकारू करिता न मनीषी तुका म्हणे इच्छापुरी ऐशे धुरे गे विठ्ठली जे कोणी दमले भागलेले आहेत त्यांचा तू हे देवा विसावा आहेस यासाठीच मी तुझ्यावरून निंबलोन उतरून टाकतो परमानंदा माधवा पुरुषोत्तमा अनेक श्रमापासून मला तू मुक्त कर जे कुणी अनाथ आहेत त्यांचा स्वीकार करताना स्वतःला भार झाला आहे असे तू मानत नाहीस तुकाराम महाराज म्हणतात आमची जी जी काही इच्छा आहे ती ती सर्व इच्छा पूर्ण करणारी तू विठ्ठल माऊली आहेस घालून याकास बळे आलो मागायास प्रेमी देई पाठवून पांडुरंगा शेवारुनी होई रे शहाण्या कळो ने दावे याजना तुका म्हणे पायी जडलो मग उरले काही मी चांगली बळकट कास घालून तुझे कृपादान मागायला आलोय पांडुरंगा आम्ही तुझी सेवा करून जे ऋण तुझ्यावर करून ठेवले आहे त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला प्रेम दे तू शहाणा हो हे लोकांना कळू देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात मी आता तुझ्या पायाशी अगदी नम्र झालो असताना मग आणखी काय उरले आहे भेटी लागी पंढरीनाथ जीवे लागली तळमळ व्यथा कै कृपा करशी नेणे मज दिनाचे धावणे शिनले माझे मनू वाट पाहता लोचनू तुका म्हणे भुकू तुझे पाहवया श्रीमुख हे देवा तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवात अगदी तळमळ लागली आहे तू माझ्यावर कधी कृपा करशील हे मला समजत नाही माझ्या मज गरीबाचे तू कधी रक्षण करणार आहे हेही माहीत नाही देवा तुझी वाट पाहता पाहता माझे मन अगदी थकून गेले तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे श्रीमुख पाहावे एवढीच मला भूक लागली आहे सांडी येली काया वरी वाळूनी पाया शरण शरण नारायणा मज अंगिकारा दिना आलू लोटांगणी रुळे तुमचे चरणी तुका म्हणे कई डोई ठेविनो हे पायी जेव्हा मी माझा देह तुमच्या पायांवरून ववाळून टाकला आहे हे नारायणा मी तुम्हाला शरण आलोय माझ्या दिनाचा स्वीकार तुम्ही करा मी तुमच्या चरणावर लोटांगण घालून आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या पायांवर मी डोके कधी ठेवीन असे मला झाले आहे तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा धरणे घेतली घरातू नको धरून उठवू हातू घेतली मुरकुंडी थोर झालो मिलंडी तुका म्हणे जगजीवना ब्रिदे पाहे नारायणा जेव्हा मी तुझ्या दारामध्ये कुत्रा होऊन पडलो आहे तू मला दूर डावलू नकोस मी तुझ्या दाराशी धरणे धरली आहे आणि मला हात धरून तू यासाठी उठवू नकोस मी मोठा बलदंड आणि नाठाळ असलो तरी तुझ्या दाराशी लोळण घेतली आहे तुकाराम महाराज म्हणतात जगाचे जीवन असणारे आहे जगत जीवना तुम्ही स्वतःचे जे ब्रीद आहे ते नीट पहा पडिलो बाहेरी आपल्या कर्तव्ये संसाराचा जीवे विटाला एकामध्ये एक नाही मिळव येतो ताक नवनी तू निवडलिया दोन्ही झाली नावे एकाच्या मथनी भूससार गुणे वेगळाली तुका म्हणे कोठे वसे मुक्ता फळू शिंपल्याचे सळू खंडलिया या लौकिक संसाराचा मला वीट आल्यामुळे मी आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन या प्रपंचच्या बाहेर पडलो ताक आणि लोणी यांची एकदा एकमेकांपासून निवड केल्यानंतर ते कधी एकमेकांमध्ये पुन्हा मिसळून जात नाहीत एका दह्याच्याच मंथनामुळे ताक आणि लोणी ही दोन नावे झाली पण एकामध्ये सारभूत असे तत्व असते आणि एकात नुसतेच भूस असते त्यामुळे ती वेगळी असतात तुकाराम महाराज म्हणतात मोती घडण्याचे ठिकाण जे शिंपला तेच फुटल्यानंतर मोत्यांची निर्मिती कशी काय होणार पाहता हे बरवे झाले कडवाले यावरे मागिलांचा झाला झाडा त्या निवाडा स्तव विसावली अंग सरसे सरशे बुद्धी अनुभव तुका म्हणे बरे झाले देवे नेले गवसुनी चांगला विचार करून पाहिले असता असे दिसते की जे झाले ते चांगले झाले हे आता कळून आले आहे भाग्याच्या सर्व कर्मांचा पूर्ण हिशोब झाला असून या संबंधी निर्णय सुद्धा झाला आहे देवाच्या संगतीने माझे अंग विसावलेले असून त्याप्रमाणेच अनुभव सुद्धा माझ्या मनाला आला आहे तुकाराम महाराज म्हणतात मला शोधून देवाने आपल्या बरोबर घेतले हे चांगलेच झाले चक्र फेरी गळी गळा होता गोवी येल्या माळा फुटून या गेला हा कुंभू झालो निष्काम स्वयंभू धरीतची नाही थारा वेठी भ्रमण खोकरा तुका म्हणे कौतुक कोडे आगे कायो जाणे मढे या काळचक्राच्या फेऱ्यात असलेल्या राहत गाडग्याच्या गळ्यामध्ये माझा गळा गुंतला होता त्यातील एखादा कुंभ फुटला की तो निकामी होतो त्याप्रमाणेच मी त्यामधून आता मोकळा होऊन निष्काम आणि स्वयंभू बनलो आहे त्या फुटक्या गाडग्यास मग कोणी वेठीला धरून फिरवित नाही त्याचप्रमाणे कालचक्रातील माझे स्थान आता नष्ट झाले म्हणजे माझं जन्म मरण संपून गेलं तुकाराम महाराज म्हणतात प्रेताला अग्नीचे जसे कोड कौतुक वाटत नाही तसे कालचक्राचे दुःख मला आता शिल्लक राहिले नाही श्रम परिहारा मूळ हे झाले दातारा देह निवेदुनी पायी झालो रिकामा उतराई आपली ते सत्ता येथे असो नेदी आता राहिला निराळा तुका कटकटे वेगळा हे देवा सर्व परिश्रमांचा नाश करण्यास मी कारण झालो मी माझा देह तुमच्या पायी समर्पण करून उतराई झालो त्यामुळे सर्व कामामधून सर्व कर्मामधून मी आता मुक्त झालो आता मी या ठिकाणी आपल्याच सत्तेने वर्तन करीत नाही सर्व काही तुझीच सत्ता आहे तू जसा मला चालवतोस त्याप्रमाणेच मी चाललो आहे तुकाराम महाराज म्हणतात अनेक प्रकारच्या कटकटीपासून मी आता वेगळा होऊन राहिलो आहे पाठवाल ते ते गरजेन पवाडी काही देहाकडे नावलोके म्हणून मागे कंठीचा सवरसू पावतील नाचू विघ्ने पुढे कृपेच्या कटाक्षे न भे करी काळा येता येत बळा शक्ती पुढे तुका म्हणे गुढी आणि न पायापे जगा होईल सोपे नाम तुझे ज्या ठिकाणी मला पाठवाल त्या ठिकाणी हे देवा मी तुमच्याच गुणाची कीर्ती गाईन या कामी मी माझ्या देहाकडे चुकून सुद्धा पाहणार नाही यासाठीच मी तुझ्या मुखातील गोड प्रसाद मागत आहे माझ्या पुढील सर्व विघ्ने दूर होऊन जातील जेव्हा एकदा तुम्ही कृपेचा कटाक्ष माझ्यावर टाकला की मग मी बळाने पुढे येणाऱ्या कळी काळाला सुद्धा भिणार नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे विजयाची गुढी मी तुमच्या पायापाशी आणून जगाला तुमचे नाम उच्चारण्यास अगदी सोपे होईल असे करीन उपजल्या काळी शुभकाश कुणू आता आवरून ती नाही मागितली वचनाची जोडी निष्काम रोकडी वरी वरी सत्याविन काय उगीच लांबणी कार्याची वाणी येरभुसू तुका म्हणी ऐशी कोणा चाळवणी न विचारा म्हणी पांडुरंगा देवा ज्या वेळेला तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भाव उत्पन्न झाला तेव्हा तर शुभ शकून झाला असताना आता तुम्ही असे का बरे लपून राहिलात माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दांपासून काही प्राप्ती व्हावी असे मी मागितले नाही आणि वरवरची रोकडी निष्कामता सुद्धा सांगितली नाही सत्य स्थिती जर नसेल तर मग उगीच लाबन काय कामाची ज्यामुळे काम होत असेल ती वाणी सफळ म्हणावी इतर सर्व भुसकटाप्रमाणेच आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा अशा प्रकारची फसवाफसवी कुणाच्या बाबतीत करावी यासंबंधी तुम्ही काही विचार करीत नाही नव्हे मी हाच आशेचे बाधले जे हे कविले नारायणा अंतर तू तुम्हा बरे कळो येते व्यवहार उचिते चाळविजे मने कल्पिले आवरिता पापू संकल्पी विकल्प याची नावे तुका म्हणिया मान सोशे जळजळू शिजल्यावरी जाळू कड खोटा अशाबद्दल झालेला असा मी व्यर्थ बनलेला भक्त नाही मग नारायणा तुम्ही मला उगीच टोकावत का बसवले आहे माझ्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला नीटपणे समजते मग उचित अशा व्यवहारामध्ये तुम्ही मला का फसवत आहात मनामध्ये ज्या ज्याविषयी कल्पना येते तीच गोष्ट जर आवरली तर ते पाप आहे कारण यालाच संकल्पाच्या ठिकाणी विकल्प असे नाव आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची जळजळ मनामध्ये ठेवणे आम्हाला सोसत नाही कारण एकदा अन्न शिजल्यावर मग जाळ लावणे व्यर्थ असते ताके कृपण तू जेऊ काय घाली आहात ते चाले वरुणीकडे काय तुम्हावेचे घातले साकडे माझे आले कोडे आजीवरी शेवी विना मी न लिंपो हे काया झाला देवराया निर्धार हा तुका म्हणे तुझे राखावया ब्रिदे येणे अनुवादे कार्याशी ताक द्यायला जो कृपण आहे तो जेवायला काय देणार त्याच्या व्यर्थ होणाऱ्या चालीवरूनच सर्व काही कळते जेव्हा मी तुम्हाला आतापर्यंत साकडे कधी घातले का माझ्याकरता तुमचे काय खर्च झाले माझ्याबद्दल असे काय तुम्हाला पडले तुमच्या सेवेशिवाय आमच्या शरीराला दुसरे काही माहीतच नाही हे देवा हा तो एक माझ्या मनाचा निर्धार आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमची हृदय सांभाळली जाण्याचे कार्य व्हावे म्हणूनच मी हे बोलत आहे व्रतीवर या मायेने कशासाठी हे वडे हे आटी सोसावया तसा परी नेन तेजे देवा ब्रह्मचे बरवा राखावा तू मोडून क्षरलू अभेदाशी मुसू तुम्हा काळसू उडवला तुका म्हणी होई लवकरी उदारू लांबणीचे फारू काम नाही देवा आम्ही या व्रतीवर तरी कशासाठी आलो एवढी खटपट आम्ही कशासाठी केली तुम्ही हे सर्व जाणत असताना नेमकेपणाने का वागता हाच भ्रम तुम्ही नीटपणे राखवावा पूर्वी मी अभेदत्वात होतो पण ती मूस सोडून मी आता मुक्त झालो आहे असे असताना तुम्ही आळसावलेले का राहता तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही या कामी लवकर उदार व्हावे उगीच लांबट लावण्याचे काहीच कारण नाही सुलभ कीर्तने दिले ठसावणे करिता धरणे उरी कोण आता न टळावी केली या नेमाशी उदाराचा होशी काय एका नेमी कोठे दुसरा पालटू पादर तो धिटू म्हणते त्याशी तुका म्हणे किती बोलशील उने एकाच वचने खंड करी हरिकीर्तनाचा मार्ग हा अतिशय सोपा आणि सर्वांना सुलभ आहे असे मी सर्वांना पटवून दिले आहे अशा प्रकारचे हरिकीर्तन करीत असताना या पृथ्वीवर काय उणी होणार देवा आता माझा हा नेम कधीच टळू नये तू उदार आहेस तू कधी हिन होशील का एकदा एक नेम केल्यानंतर त्यामध्ये कधी बदल होतो काय असे जर झाले तर त्याला पारदर्शिता असे लोक म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात तू किती उने दुने बोलतोस रे एकाच शब्दाने कायमचा निकाल कर जेथे माझी दृष्टी राहिली बैसोनू ते त्याचे हे म्हणू गुंडाळते ते पीडा फुल्यापासून दिठावले अनु ओकविते तुम्हाशी काकुडे कोणीही विषयीचे नवलावयाचे वाटतसे तुका म्हणे वेगी उभा राजी करू तीर्थमुखे थोरो गरजईन ज्या ठिकाणी ज्या स्थानावर माझी दृष्टी खिळून राहिली आहे बसून राहिली आहे त्याच ठिकाणी माझे मन घोटाळत राहिले आहे ते स्थान मला देऊन आपल्यापासून ही पिढा टाळून टाका कारण द्रष्ट लागलेले अन्न जर सेवन केले तर ते ओकून पडते देवा तुम्हाला संकट तरी कोणत्या विषयाचे पडले आहे याचेच मला आश्चर्य वाटते तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला अभयदान देण्यासाठी आपला हात वर करा म्हणजे मी तुमची कीर्ती माझ्या मुखाने गरजून साऱ्या लोकांना सांगेन इच्छे पाशी आलो फिरून मागुता स्वामी सेवकता आवडीचे द्यावे लव करी मागितले दानू मुळीचे जतन करून असे उपाय हे करे एकाचे वचना जाऊन या कोणा थाया येतो तुका म्हणे गाठी किती तुझ पाशी जगाच्या तोडीशी चिंतनाने स्वामी सेवकपणाच्या आवडीच्या इच्छेमुळे मी प्रपंचास मागे टाकून या ठिकाणी आलो आहे मी मागे जे कृपादान मागितले ते मला तुम्ही लवकर द्यावे कारण मुळचा जो आश्वासनाचा ठराव झाला आहे तो मी सांभाळून ठेवला आहे तुमच्या आश्वासनाच्या एकाच वचनासाठी मी हे सारे उपाय करीत असतो आणि यापूर्वीच्या साऱ्या खुणा दाखवून या स्थानाशी येत राहतो तुकाराम महाराज म्हणतात नामचिंतनामुळे तुम्ही सर्व जगाच्या मनातील गाठी सोडवता आणि स्वतःच्या मनात मात्र कितीतरी गाठी ठेवीत असता कोठे आता मी वेचावी हे वाणी कोण मनाने जाणून या न करावी सांडी आता टाळा टाळी देईन एकळी होईल माझी घरोघरी झाल्या ज्ञानाची या गोष्टी सत्यासवे गाठी न पडावी तुका म्हणी आम्हा बाकी ता करुणा गलताची शाणा शोध काढी देवा आमची वाणी आता कोणत्या ठिकाणी खर्च करावी आमच्या अंतकरणामधील ही गोष्ट जाणून कोण मनावर घेणार आहे का देवा आता तुम्ही अशी टाळाटाळ करून माझी हेळसांड करू नका कारण यामुळे आमची फार फजिती होते अलीकडे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी घरोघरी झाल्या असल्या तरी सुद्धा त्यामुळे खऱ्या वस्तूची काही प्राप्ती होत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमची करुणा भाकीत असताना एखाद्या भलताच शाना काहीतरीच शोध काढित राहतो दगमगी म्हणू निराशेच्या गुणे हे तो नारायणे शांत विजे धीरे तू गंभीर जीवन जगाचे जळो विभागाचे आत्रितल्या भेल जीव हे देखोने कठीणू केला जातो शिनू तो तू वाया तुका म्हणे आवश्यक हे वचनू पाळावेचे दानो समयू आहे देवा मनामध्ये निराशा निर्माण झाल्यानंतर मन डगमगू लागते तेव्हा नारायणाने माझे मन शांत करावे तू सर्व जगाचे जीवन असून तुझ्यामध्ये गांभीर्याचे धैर्य आहे असे असताना जर कुणी आतताईपणा करील तर त्याला आग लागू देवा तुमचा हा कठोरपणा पाहून एखादा जीव भिवून जाईल कारण जो जो सीन केला जातो तो तो यामुळे वायात जातो असे दिसते तुकाराम महाराज म्हणतात तुमचे पूर्वीचे वचन तुम्ही नीटपणे सांभाळले पाहिजे कारण कृपादान देण्याची हीच एक वेळ आली आहे आम्ही पाकशी एकतत्व आलो आलू राखणे लागलो वासनेशी तुम्हा विन काही नावडावे जीवा केला तोची देवा केला पणू वर परी परिव्रती भंगो नेदू वंदिलेचे वंदू आवडीने तुका म्हणे कळे नामाचे जीवनू वारता हे विनू नेनू आता तेव्हा आम्ही असे एकत्वाशी समरस झाला आहोत यासाठी वाचनेपासून आम्ही आमचे रक्षण केलेले आहे तुमच्याशिवाय आता माझ्या जीवास काहीच आवडत नाही याविषयी मी आता दृढ निषेध केलेला आहे देवा आम्ही तुझे वर्म जाणत नाही पण आम्ही आमच्या व्रतीचाही भंग होऊ देत नाही जे आम्ही प्रेमाने वंदनीय मानले आहे त्यालाच आम्ही वंदन करू तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या नामामुळेच आमचे जीवन सार्थ झाले आहे हे मला समजते म्हणूनच त्याच्याशिवाय इतर वार्ताच कधी आम्ही जाणत नाही आपण तू असा समर्थ जे ऋषिकेशा करा करा बुझावनी काय विलंब वचनी हे गे ऐसे म्हणा उठून लागेन चरणा घेऊन या सुखी नाचेल तुका कवतुके हे देवा आपण तर खरोखरच फार श्रेष्ठ आणि समर्थ म्हणून तुम्ही माझी समजूत करा उगीच याविषयी उशीर का करता अरे हे घे ना असे एकदा तरी तुम्ही म्हणा म्हणजे मी मोठ्या आनंदाने तुमच्या चरणाशी लागेन तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कृपेचे दान घेऊन त्या सुखाने मी कौतुकाने तुमच्या पुढे नाचेन लयशी दिशे तुमचे साच इच्छे मनवनी न भंगे निर्धारू केले लोचने सादरू मुखाचीच वासू पुरला पाहे अवकाशू का म्हणे कळे काय लाभो हो कोणी वेळे देवा माझ्या इच्छेला जे येत आहे तेच खरे तुम्ही द्याल असे मला वाटत आहे म्हणूनच माझ्या निश्चयाचा भंग कधीच होत नाही तुमच्याकडे मी अगदी आदराने डोळे लावून पाहत आहे तुमच्या मुखाकडे लक्ष लावून मी वाट पाहत बसलो आहे आणि आता कृपादानाला किती अवकाश आहे हेच मी पाहतो आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याकडून कोणत्या वेळेस कोणता लाभ होईल हे काही समजून येते का तुम्ही तो सदैव अधीरपणे माझी हावू जळू वाशेचे तेजिने कदसो दिनपणे येथून सोडवा आता न भवेशी देवा तुका म्हणे झाले एक मग हे निमाले देवा तुम्ही तर अगदी सुदैन आहात पण माझी हाव मात्र अगदी अधीरपणाने वागते अशा या बदल जिन्याला आग लागो दिनवाने होऊन एखाद्या वस्तूकडे टोकत बसणे योग्य नाही देवा माझ्या अनुभवास आता तुमची कृपा आणा आणि मला या बद्दल जीवनामधून सोडवा तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे आणि आमचे मन एकदा का एक झाले की मग हे दिनवाने जिने नाहीशे होईल कैसे भले देवा अनुभवा का नाही तो काय हो तुम्हापाशी आहे ते मागतो दिसते जवळी केल्यामध्ये करी कोण साधू नाही सांगित मी सेवेची मर्यादा लाविला तो धंदा नित्य करी तुका म्हणी हात आवरी लागून माझे तव चित्ती नाही तुझे देवा तुमची कृपा जर माझ्या अनुभवाला काहीच येत नाही तर मग तुम्हाला भले तरी कसे म्हणावे जवळ या बाबतीमध्ये उशीर का होतो तुमच्याजवळ जे काही दिसते आहे तेच मी मागतो आहे ते न देता उगीच भांडण निर्माण करण्यापासून तुम्हाला काय मिळते देवा मी तुमच्या सेवेची मर्यादा सोडित नाही जो तुम्ही मला उद्योग लावून दिला आहे तो मी सतत करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात कृपावान देण्याच्या गुंत्यामधून तुम्ही आपला हात आता आवरून धरला आहे पण माझ्या मनात मात्र याच्याशिवाय दुसरा विचारच नाही हुंदके पिशवी हलवी दाढी मनी ओढी निंदेचे त्याचे फळपाकी यमाचे दंडू घर केले कुंढू कुंभ पाकू क्रोध पोटी मांगू आणि लांतरा भुंकोने कुतरा जप करी तुका स्नान केले मळमुत्री जेवविले पितरी अमंगळे हा एक मनुष्य हातामध्ये गोमुखीची पिशवी घेऊन नामजपाच्या रूपाने मानेस हिसके देतो दाढी हलवतो आणि मनामधून दुसऱ्याच्या निंदेचे मनीच एकामागून एक असे ओढीत राहतो अशा माणसाला शेवटी कुंभपाक नरकाचेच घर मिळते यम राजाच्या दंडाची त्याला शिक्षा होते याने कुरोधरूपी मांगाला आपल्या मनात धारा दिलेला असतो आणि कुत्र्यासारखा जगावर एकसारखा भुंकत राहतो तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या पूर्वजांनी मलमूत्रामध्ये स्नान केलेले असते त्यांनी नरकाचेच अमंगळ भोजन केलेले असते अंगा भरला ताठा नये वळणे जैसा खुंटा कैशी नकळी त्या डेंगा हित आदळले अंगा जीव जाते वेळे भरे लकडा ताठी रुळी मुसळाचे धनू तुका म्हणे नव्हे अनु या माणसाच्या अंगी गर्व भरलेला असल्यामुळे तो जात्याच्या खुंट्याप्रमाणे कधीच वळत नाही मरण अंगावर येऊन आदळत असताना सुद्धा या गाढवाला ते कसे समजत नाही याचा जीव जायच्या वेळी डोळे ताठ करून हा भलतीकडेच नेट लावून असतो तुकाराम महाराज म्हणतात मुसळाचे धनुष्य करायचे म्हटले तर ते मुळी सुद्धा अनुमात्र सुद्धा वाकत नाही तसेच या माणसाचे आहे करुणी कडविडू जसा घडिली लगडू आता होते तेची झाली नाम ठाईचे चांगले उतरले डाई ते सुलाखताई हिंडविता देशू तुका म्हणे नाही नाशू जवळ काही किडूक मिडूक होते ते एकत्र करून मोडले आणि त्यापासून सोन्याची एक लगड तयार केली यामुळे सुवर्णाच्या नाना अलंकाराची नावे जाऊन जे मुळामध्ये सोने होते तेच टिकून राहिले अग्निमध्ये डाग दिल्याने सुवर्णाची शुद्धता पाहून झाली त्यामुळे कसाला उतरून ते उत्तमच ठरली तुकाराम महाराज म्हणतात आता या सोन्याला अनेक देशातून नेले तरी त्याचा नाश होणार नाही त्याची किंमत कधीच कमी होणार नाही पढी यंते मागा पांडुरंगापाशी पाशी मज दुर्बळाशी काय पिडा याच साठी दुरा विलास वसारू वाडे हे अपारू माया तृष्णा काही करिता कुठे नव्हे समाधानू विचारिता पुन्नू त्याची पापू तुका म्हणी आता निचळची भली तुझ आठविले पांडुरंग हे लोक हो तुम्हाला जे काही आवडते ते या पांडुरंगाजवळच मागा यासाठी मला दुर्बळाला का विनाकारण त्रास देता तुमच्या लोभाची माया आणि तृष्णा अपारपणे वाढेल या धास्तीनेच मी सर्व संसाराचा त्याग केला कुठेही काही केले तरी मनाचे समाधान होत नाही ज्या ज्या पुण्याचा विचार करावा ते ते पापच घडत राहते तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता निश्चल मनाने तुला आठवले तरच सर्व काही ठीक आहे नव्हे मी शहाणा तरी म्हणा नारायणा तुम्हा बोलवा या काही हेच भरवलो शिवाही वाही ते रूपा कोपले तरी कोपा कळोनी आवडी तुका म्हणे जाते घडी हे देवा मी काही शहाणा नाही पण तुम्हाला तसे म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा बरोबर काहीतरी बोलावे म्हणूनच मी या भरीला पडलो आहे अशा प्रकारे बोलूनच तुम्हाला अरूपाच्या अवस्थेमधून या रूपाला आणले आहे मग तुम्ही आमच्यावर रागावलात तरी खुशाल रागवा तुकाराम महाराज म्हणतात देवा आमची आवड तुम्हाला समजत असून सुद्धा घटकेने घटका मात्र व्यर्थ जात आहेत आम्ही भावी की ही काय जाणू खोडी हाय कोणी प्रौढी विनविली नाही ऐशी इथे झाले ती असता वाढविली चिंता अधिक सोशी न कळेची आधी करिता विचारू न धरिता धीर आहाचता तू का म्हणी आता वचने वचनू वाढले तीक्ष्ण बुद्धी झाली देवा तुमची ही असली खोडी आम्ही भावित काय जाणणार केवळ तुमची प्रौढी ऐकून आम्ही ही विनंती करीत आहोत या ठिकाणी तुम्ही असून नसल्यासारखे झाला आहात आमच्या मनामधील हा अधिक वाढलेले असल्यामुळे चिंता मात्र लागून राहिली आहे तुम्हाला आधी विचार करून हे कळले नाही का आम्ही धीर न धरल्यामुळे व्यर्थ वाईटपणा मात्र आमच्याकडे येतो तुकाराम महाराज म्हणतात आता बोलण्याने बोलणे वाढते आणि त्यामुळे आमची बुद्धी मात्र तीव्र बनत जाते कोठे देवा बोलो तुम्हा भिडो घालू गेलो करावयात यात तुहानी भांडवलाची टाचणी दुर्बळा मागता त्याच्या प्रवर्तला घाता तुका म्हणे नाही मज कळले ऐसे काही जेव्हा तुमच्याशी बोलून तुम्हाला भीड घालण्यासाठी मी कुठून प्रवृत्त झालो असे झाले आहे तुमच्या जवळील कृपेच्या भांडवलास तूट आली म्हणून तुमच्या सत्वाची हानी करण्यास मी आलो आहे एखादे दुबळे मनुष्य पाहिले की तुम्ही त्याचा घात करायला पाहता तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या जवळ आता काहीही नाही हे मला समजून चुकले आहे काय त्या दिवस उचिताचा आला मागील जो केला श्रम होता ते वेळेला पूर्ण करोनी संकेतू तयापाशी चितू लागलेसे जानसे गे माते लेकरांचे लाडू नये पडू आडू निष्ठुरता तू का म्हणी आम्ही करावे वचनू तुम्हाशी जतनो करणे आम्ही मागे जे परिश्रम केले होते त्यांच्या उचित अशा फलिताचा लाभ मला प्राप्त झाला असा दिवस मी पाहिला जो संकेत मी माझ्या मनाशी करून ठेवला होता त्याच्या भोवतीच माझे चित्त जडून राहिले आहे हे देवा माते विठाबाई लेकराचे लाड करण्याचे तू चांगले जाणतेस त्यामध्ये आता निष्ठुरता येऊ देऊ नको तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जे जे वचन बोलावे त्याप्रमाणेच तुम्ही आमचे रक्षण करावे पडिला प्रसंग का यायचा नेने संकल्पते मने जरवले चष्टाविले तरी सांगावे कारण भक्ती ते उजवण करावया लावून या दृष्टी घेतले सामोरी बैसले जुवारी डसोनते तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा करावे गोपाळा शीघ्र दानू देवा जो काही प्रसंग निर्माण झाला आहे तो काही मला माहीत नाही तो काही मी जाणत नाही म्हणून तर मी माझ्या मनाचे सर्व संकल्प नाहीशी केले तुम्ही उगीच माझ्या जीवनास का बरे चेष्टावले आहे या जीवनाची भक्ती हीच समाधानाची अवस्था तुम्ही करून टाकावी मी माझी दृष्टी या श्री समोर एकसारखी लावली आहे त्यामुळे त्याचेच नाम माझ्या जिभेस चिकटून राहिले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जीवाला तुमचा छंद लागेल असे कृपेचे दान मला तुम्ही ताबडतोब द्या मागील विसर होईल सकळू केली तळमळू दुखाची ते दोहीचे आहिक घाली गडसंधी स्थिराविल बुद्धी पायापाशी आहात या केलो देह परिचारी तुमचे ते खरे वाटो नये तुका म्हणे व्हावे लव करे उदारू मी आहे सादर प्रतिग्रहासी देवा पूर्वीच्या दुःखाची तळमळ दूर होऊन आता मागील सर्व दुःखांचा विसर पडेल जीव आणि शिव आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य तू सोयीस्कर अशा जागेत ठेवून दे कारण माझी बुद्धी आता त्या ठिकाणी स्थिरावणार आहे मी या देहाची सेवा फार केल्यामुळे व्यर्थ होते आहे देवा तुमचाही खरेपणा मला वाटत नव्हता तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आता लवकर उदार व्हा तुमच्या कृपेचे दान स्वीकारण्यासाठी मी अगदी आदराने उत्सुक झालो आहे वाढवा पुढे अनेक प्रकारू एकशी ते फार रुचीने दे मीच नवेलेने देहा पवाडा पालट रोकडा वरावरी दिशे शोभिवंतो सेवेने सेवको स्वामीचे ते लोक त्रयी कीर्ती तुका म्हणी आजी वा संतोषू करुणी कीर्ती घोषू नाचईनू देवा असेच प्रकार आणखी पुढे वाढवावेत कारण एकाच प्रकारचे सेवन काही चांगले रुची देत नाही रोज नित्य नवे अलंकार घालावेत ही देहाची हौस असते वरचेवर पालन करून श्रंगार केलेला त्याला फार आवडतो जेव्हा तुमची सेवा केल्यानेच सेवक हे शोभून दिसतात आणि त्यामुळेच स्वामीची कीर्ती त्रैलोक्यामध्ये गाजून राहते तुकाराम महाराज म्हणतात आज तुम्ही मला संतोष द्या म्हणजे मी मनोभावे नृत्य करून तुमच्या नामाचा कीर्ती घोष गाईन शोभा आणि कृपा मातेची समानू विभाग जतन करून ठेवी क्षणभंगुरते उपजले चिंता खरी अखंडता आवडीची शिकवू जाणती गोमाट यासाठी लोभे नाही तुटी निश्चयशी घेची मिथ्या समयारती देता तो उचिते काळजानी न करी व्यवहार निधी गांजू कोणा भेड ने हाऊ आला तुका म्हणे करी जीवाची जतनू दत कुणी म्हणू जवळ यानी मातेचा मुलाविषयी राग आणि लोभ हे दोन्ही सारखेच असतात याचा वाटा ती योग्य त्या प्रमाणात जतन करून ठेवते क्षणभर ते मूल ऐकेनाशी झाले की तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी चिंता निर्माण होते तरी तिच्या प्रेमाची अखंडता खरीच असते ती कधीच भंग पावत नाही मुलाचे चांगले व्हावे म्हणून ती शिकवत असते कितीही लोभ त्याच्याविषयी असला तरी या विषयाच्या निश्चयापासून ती कधी ढळत नाही जे समय अयोग्य वाटतात मिथ्या वाटतात ते ती टाळते आणि उचित काळ येतात तो ती जाणते अशी ही माता इतर कुठला व्यवहार करून दुसऱ्याच कधी गांजत नाही की मुलाला कुणी गांजलेली तिला खपत नाही मूल जर हट्ट करू लागले तर ती हा पहा बाऊ आला म्हणून त्याला भीती दाखवते तुकाराम महाराज म्हणतात ती आपल्या मुलाचे जीवे भावे जतन करते आणि ते जर कुठे दूर गेले तर ती दचकते आणि त्याला पुन्हा आपल्या जवळ घेते संसाराचे धावे वेठी आवडी पोटी केवढे हा गो जाता दगड अंतरीही संकल्प लाजते वडी नारायणी वाकडी वाणी पोरापी तुका म्हणी बेशरमा श्रमावरी पडी भरू माणसाच्या संसाराची धाव मोठ्या तोरेने असते याविषयी ही आवड त्याच्या पोटात उपजतच असते म्हणजे माणसाला या संसाराची फार गोडी वाटते हगायला बसला तरी संसारास उपयोगी पडतील म्हणून हा दगड साठवून ठेवतो त्याविषयी तो नाना प्रकारचे संकल्प मनाशी करीत राहतो नारायणाचे नाव घेताना मात्र याला भारी लाज वाटते परंतु पोरांना हाक मारताना मात्र कौतुकाने तोंड वाकडे करून बोलावतो तुकाराम महाराज म्हणतात या देशर माणसाचा सारा भार अधिक अधिक अशा परिश्रमावरच असतो मी त्याशी अनन्य ती कोणा असते ऐशेत ते विचारावी आहे तो विचार आपण या पाशी बिंबायशी प्रतिबिंबी शुभ शकून तू शुभ लाभे फळे पुढील ते कळे अनुभवे तुका म्हणे माझा असेल आठवू तैसा माझा भाऊ तुझ्या पायी मी जर त्यांच्या ठिकाणी एवढा अनन्य आहे तर मग ते कुणाविषयी असतील या संबंधी चित्तात काही विचार करावा बिंबाचे तेज जसे प्रतिबिंबात असते त्याप्रमाणेच जो काही सर्व विचार आहे तो आपला आपणापाशीच असतो शुभ शकून हा शुभ काळीच फलद्रूप होत असतो आणि पुढे जे काय आहे ते अनुभवानेच समजून यायचे असते तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जसा भाव तुझ्यापाशी असेल त्याचप्रमाणे तुझा सुद्धा भाव माझ्या ठिकाणी असणार बहु कृपावंते माझे माय बापे मी माझ्या संकल्पे अंतरलू संचिताने नाही चुको दिली वाटू लाविली अदृष्ट मजसवी आता मी रुसतो न कळता वर्मू परी ठावे धर्म सर्व देवा तुका म्हणे उभा राहिला न बैसे आमची मायसे उद्वेगत्या माझे आई वडील हे फारच कृपावंत आहेत पण माझ्या विविध संकल्पामुळे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये अंतर पडले माझ्या प्रारब्ध कर्माने माझी वाट कधीच चुकू दिली नाही ते अदृष्ट असले तरी माझ्याबरोबर एकसारखे आहे हे वर्म न समजल्यामुळे मी देवावर विनाकारणाचाच रुजतो माझ्या मनाचे हे सारे धर्म हा देवच जाणतो तुकाराम महाराज म्हणतात हा देव आमचा उद्धार करण्यासाठी उभा आहे तो कधी खाली बसतच नाही त्याला आमची माया असल्यामुळे आमचा उद्धार करण्याचा त्याचा एक उद्योगच आहे कैशी दिसो आम्ही आळविता हरी नाही सोंग अळंकारू दास झाला संसारू दुःख आम्हा नाही चिंता हरीचे दासू म्हणविता तुका म्हणे देवा ऐशी झालो करिता सेवा देवा आम्ही तुला आळवीत असताना किती बरे दिसत आहोत नाना प्रकारचे अलंकार अंगावर घालून सोंग संपादन करण्याची जरुरी नाही संबंध लौकिक संसार आमचा आता दास बनला आहे या श्रीहरीचे दास म्हणून घेत असताना आम्हाला कसलेच दुःख नाही की कसली चिंता नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची सेवा करता करता आम्ही आता या अवस्थेला आलेलो आहोत आता सांडू तरी हाती ना पदरी सखी सहोदरी मोकळीलू जनाचारामध्ये उडाला पातेरा झालो निलाजिरा म्हणून कोणाची आजारा जावे नाशे झाली म्याच विटंबिले आपणाशी कोण झालं माझे बुद्धीशी संचारू नाही कोटे थारू ऐसे झाले तुका म्हणे तुझ भक्त झाले फारू म्हणून या थारू नाही येथे या श्रीहरीने आताच सोडावे तर हातात आणि पदरात काहीच पडणार नाही आणि इकडे संसारामधील बंधूंनी आणि इष्ट मित्रांनी मला तर सोडून दिले आहे लोकांमध्ये असलेली माझी पत सुद्धा नाहीशी झाली कारण मी अगदीच मी लाजरा बनलो आता कोणाच्याही दारात जाऊ नये असे झाले आहे कारण यापायी माझी विटंबना मीच करून घेतली आहे खूप केली आहे माझ्या बुद्धीच्या ठिकाणी हा कसा संचार झाला आहे त्यामुळे मला कुठेच आश्रय नाही असे झाले तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला पुष्कळ भक्त झाले असल्यामुळे मला तुझ्या पायाशी आश्रय मिळत नाही जेथे जातो तेथे पडतो मतोळा न जे डोळा लाभ काही कपाळीची रेखा असते उत्तम तरी का आश्रम पावतो मी नव्हेची तुम्हास माझा अंगीकारू थिता संवसार अंतरला भोगतव झाला खरा भोगावया तू भांडवल नेतो आयुष्य काळू कोठे तुझी कीर्ती आई केली देवा मुक का जीवा तुका म्हणे ज्या ठिकाणी जावे तेथे घोटाळाच होतो आणि नुकसान हाती येत आहे डोळ्यांना काही लाभ झालेला दिसत नाही माझे नशीब जर चांगले असते तर मग हे असे श्रम तरी का झाले असते देवा माझा अंगीकार तुम्ही करीत नाहीत आणि इकडे संसार सुद्धा व्यर्थ अंतरला भोग तेवढा भोगायचा खरा झाला त्यामुळे आयुष्याचे भांडवल काळ अगदी हिरावून नेत आहे तुकाराम महाराज म्हणतात तू कृपाळू आहेस अशी तुझी कीर्ती कुठे ऐकली कोणाला माहीत ती जर खरी असती तर मी आज माझ्या जीवास असे का बरे मुकलो असतो का जी दोषाचे दर्शनू तुझ समर्पण देह भाऊ पांडुरंगा कृपाळू वादयावंता धरिशिले सत्ता सकळही काजी आम्मावरी आणि कांची सत्ता तुम्हाशी असता जवळके तुका म्हणी पायी केले निवेदनू उचित ते दान करी सत्ता देवा तुला मी माझा सर्व देहभाव अर्पण केला असे असताना सुद्धा आम्हाला हे असे दोषांचे दर्शन का बरे होत आहे देवा तुम्ही कृपाळू आणि दयावंत आहात सर्व सत्ता तुम्हीच धारण केली आहे देवा तुम्ही अशा प्रकारे आमच्याजवळ असतानाही आमच्यावर इतरांची सत्ता कशी काय चालते तुकाराम महाराज म्हणतात असे हे निवेदन मी तुमच्या पायाशी केले आहे तुम्ही आपल्या सत्तेने जे उचित असेल ते दान द्या निंदावे हे जगू ऐसा भागा आला भागू होते तैसे आले फळू गेले निवडून सकळू दुसऱ्याच्या मना मिळे नासे झाले चित्ता तुका झाला सांडा विटंबिते पोरे रांडा या जगाची निंदाच करावी अशा प्रकारचा वाटा माझ्या वाट्याला आला आहे जे जसे फळ होते ते तसे आमच्या वाट्यास आले आहे त्याच्याशिवाय इतर सर्वांची निवड झाली आहे म्हणजे प्रत्येकाचं काम प्रत्येकाला निवडून दिलं आहे दुसऱ्याच्या मतात आमच्या चित्ताचे मत न मिळणारे झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मी सर्वत्र टाकाऊ झालो असल्यामुळे सर्व रांडापोरे माझी एकसारखी विटंबना करतात माझी माथा तुझा हातू तुझे पायी माझे चित्तू ऐशी पडिली गाठी शरीर संबंधाची मिठी रा पाशी सापडोन गेलो ऐशी तुका म्हणे सेवा माझी कृपा तुझी देवा देवा माझ्या मस्तकावर तुम्ही हात ठेवला आहे आणि माझे चित्त तुमच्या पायावर पडून राहिले आहे याप्रमाणे उभयताची गाठभेट झाली असून दोघांचा शरीर संबंध घडून गेला आहे अशा प्रकारे आपण एकमेकांच्या मिठीमध्ये सापडून गेलो आहोत तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमची सेवा करावी आणि तुम्ही माझ्यावर कृपा करावी असे उभयतांचे कर्तव्य आहे